उपकाराचं खरं रूप जे उशिरा कळतं प्रिय वाचक हो आज थोडा वेळ थांबा मन शांत करा आणि माझ्यासोबत एका हळूवार पण खोलवर भिडणाऱ्या गोष्टीच्या वाटेवर या जणू एखादी आपुलकीची व्यक्ती प्रेमाने जवळ बसून हलक्या आवाजात गोष्ट सांगावी तशीच ही कथा तुमच्यासाठी आहे ही गोष्ट आहे दयाळू मनाची क्षणिक रागाची आणि अशा एका कृतीची जी पहिल्या क्षणी वेदना देते पण पुढच्या क्षणी आयुष्य वाचवते या कथेत प्रत्येक पानावर तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि शेवटपर्यंत पोहोचताना मन नकळत ओलावेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयाला स्पर्श करणाऱ्या विचारांना जागं करणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया लहानसं गाव आणि मोठं मन एका हिरवळीने वेढलेल्या शांत आणि लहानशा गावात रमेश नावाचा एक साधा पण मनाने फार मोठा मुलगा राहत होता सकाळी उठल्यावर झाडांना पाणी घालणं पक्ष्यांसाठी दाणे ठेवणं आणि मोकळ्या हवेत फिरणं हीच त्याची रोजची सवय होती निसर्गाशी त्याचं नातं शब्दांपलीकडचं होतं जणू झाडं पक्षी आणि वारा हेच त्याचे खरे मित्र होते जाळ्यात अडकलेला जीव एके दिवशी शेताजवळून जात असताना रमेशच्या कानावर कळवळणारी किलबिल पडली तो थबकला थोडं पुढे जाऊन पाहतो तर काही खोडकर मुलांनी पसरवलेल्या जाळ्यात एक छोटासा पक्षी अडकलेला होता त्याचे पंख थरथरत होते डोळ्यांत भीती होती आणि प्रत्येक फडफडीतून मला वाचवा अशी आर्तहाक ऐकू येत होती त्या क्षणी रमेशचं काळीच पिळवटलं हे किती निर्दयी आहे तो मनातच पुटपुटला कसलाही विचार न करता तो धावत गेला अलगतपणे त्याने जाळं काढलं पक्षाच्या पंखांना लागलेले काटे सोडवले क्षणभर पक्षी रमेशकडे पाहत राहिला जणू उपकार लक्षात ठेवत असल्यासारखा आणि मग आनंदाने पंख फडफडवत तो आकाशात विरला रमेशच्या उठांवर हसू आलं मन शांत झालं काही दिवसांचा अवकाश दिवस सरले ते जाळं तो पक्षी सगळं रमेश विसरून गेला पण निसर्ग काहीच विसरत नसतो शांत दुपार आणि अचानक गोंधळ एका निवांत दुपारी रमेश झाडाच्या सावलीत बसून जेवण करत होता आजूबाजूला शांतता होती फक्त पानांची सळसळ आणि दूर कुठेतरी पक्ष्यांची गाणी तेवढ्यात फडफड तोच पक्षी अचानक खाली आला रमेशच्या भोवती गोल फिरू लागला जोरजोरात किलबिल करत अस्वस्थपणे उड्या मारू लागला रमेश काही समजायच्या आतच त्या पक्षाने त्याच्या हातातील जेवण खाली पाडलं क्षणात रमेशचा चेहरा लाल झाला मी याला वाचवलं आणि हाच माझा उपकार रागाच्या भरात तो उभा राहिला जीव घेणा सत्याचा क्षण उभा राहिल्याबरोबर त्याची नजर झाडावर गेली आणि त्याचा श्वास थांबला झाडावरून एक विषारी साप हळूहळू खाली सरकत होता अगदी त्या जागेवर जिथे रमेश काही क्षणांपूर्वी बसला होता त्याच्या अंगावर काटा आला हात थरथरू लागले जर तो तिथेच बसलेला राहिला असता त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं रागातून आलेली जाणीव रमेशच्या डोळ्यांत पाणी तरळलं तो पक्षी जेवणासाठी नव्हे तर त्याचा जीव वाचवण्यासाठी आला होता आपल्या रागाची त्याला लाज वाटली त्याने हळूच आकाशाकडे पाहिलं आणि मनोमन पुटपुटला माफ कर आणि धन्यवाद पक्षी काही क्षण शांतपणे रमेशकडे पाहत राहिला जणू सगळं समजल्यासारखा आणि मग निळ्याशार आकाशात विलीन झाला शेवटचा विचार त्या दिवसानंतर रमेश बदलला तो अधिक संयमी झाला अधिक समजूतदार झाला कारण त्याला उमगलं होतं नीती दिसतं तसं नेहमीच नसतं कोणाचाही हेतू न समजून लगेच दोष देऊ नये कधीकधी जे त्रासदायक वाटतं तेच आपलं रक्षण करत असतं प्रिय वाचक हो इथपर्यंत ही गोष्ट तुमच्यासोबत चालत आली असेल तर क्षणभर थांबून स्वतःकडे पहा कदाचित आपल्या आयुष्यातही असे कितीतरी क्षण आले असतील जिथे आपण दिसतं तसं मानून कुणावर राग केला असेल कुणाला दोष दिला असेल या कथेतून हळवारपणे आपल्याला हेच सुचवलं जातं की प्रत्येक कृती मागे एक न दिसणारा हेतू असू शकतो आणि कधीकधी जे दुखावणारं वाटतं तेच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातं पुढच्या वेळी एखादी गोष्ट खटकली तर थोडा संयम ठेवा मन शांत करा आणि त्या क्षणाकडे समजुतीने पाहण्याचा प्रयत्न करा कदाचित तुमच्यासाठीही काही चांगलं दडलेलं असेल ही गोष्ट वाचताना तुमच्या मनात आलेले विचार भावना किंवा आठवणी नक्की कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करा तुमचं मन ऐकायला मला खरंच आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एक या कथेतून मुख्य शिकवण काय मिळते उत्तर या कथेतून आपल्याला हे समजते की दिसतं तसं नेहमीच खरं नसतं आणि कोणाचाही हेतू न समजता लगेच निष्कर्ष काढू नये प्रश्न दोन रमेशचा स्वभाव कसा दाखवला आहे उत्तर रमेश हा दयाळू निसर्गप्रेमी आणि संवेदनशील स्वभावाचा मुलगा आहे जो संकटात अडकलेल्या जीवाला मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही प्रश्न तीन पक्षाने रमेशचं जेवण खाली का पाडलं उत्तर पक्षाने जेवण चोरण्यासाठी नव्हे तर रमेशचा जीव वाचवण्यासाठी त्याला त्या जागेवरून उठवलं प्रश्न चार सापाचा प्रसंग कथेत का महत्वाचा आहे उत्तर सापाचा प्रसंग हा कथेचा टर्निंग पॉइंट आहे ज्यामुळे रमेशला सत्याची जाणीव होते प्रश्न पाच कथेत उपकार या भावनेचं काय महत्त्व आहे उत्तर कथा सांगते की खरे उपकार कधीकधी वेदना देऊनही आपलं रक्षण करतात आणि त्यांची जाणीव उशिरा होते वाचकांसाठी उत्सुकता वाढवणारे प्रश्न कमेंटमध्ये उत्तर द्या तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का जिथे गैरसमजामुळे सत्य उशिरा समजलं दोन रमेशच्या जागी तुम्ही असता तर त्या क्षणी तुमची प्रतिक्रिया काय असती तीन एखाद्या व्यक्तीची कृती सुरुवातीला चुकीची वाटून नंतर योग्य ठरली आहे का चार निसर्गाकडून तुम्हाला आजवर मिळालेली सर्वात मोठी शिकवण कोणती पाच या कथेतला कोणता क्षण तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्शून गेला